वपू काळे यांचं झोपाळा हे पुस्तक आपण आता वाचतो आहे या पुस्तकातली पुढची कथा आहे श्रोता एक मस्तपैकी नवीन क्लब स्थापन करायचा आहे आर यू इंटरेस्टेड विचार करून सांगा no membership no entrance fee तुम्ही ज्या दिवशी याल त्या दिवशी तुम्ही मेंबर जेव्हा यायला जमणार नाही तेव्हा यायचं नाही बाकी बाकी काही तपशील ठरवलाच नाही एक मस्तपैकी नवीन क्लब स्थापन करायचा आहे एवढंच आता डोक्यात आहे अर्थात या कल्पनेचा जनक मी नाही या प्रेरणेचा मूळ प्रो निराळच आहे तो एवढ्यात येईल त्याच्याकडे पाहिल्यावरच मला क्लबची कल्पना सुचली आहे तुम्ही मला वेड्यात काढाल हे कॉफी हाऊस चालवायला घेतलं तेव्हा तुम्ही हेच केलं माझ्याच कॉफी हाऊसमधली गर्दीच्या वेळ टेबलं अडवून फुकटात कॉफी ढोसून तुम्ही मला म्हणालात तुला हा धंदा कोणी सांगितला दुसरा दोस्त म्हणाला आणि तुझं पहिलं कर्ज फिटलेले नसताना ही उडी घ्यायची म्हणजे सहा महिन्यात मी जेव्हा गाडी घेतली तेव्हा पुन्हा तीच टेबलं अडवीत तुम्ही म्हणालात तुला लेखा जेवढी फोरसाईट आहे तेवढी आम्हाला असती तर तेव्हा आणखी एक क्लब स्थापन करणार आहे आजच कॅप्टनजवळ विषय काढणार आहे आजचा दिवसही चांगला आहे तिथी कोणती माहीत नाही चतुर्थी अंगारकी एकादशी नथिंग नोज दिवस चांगला आहे नक्की ह्या कॉफी हाऊसमध्ये यायला लागून कॅप्टनलाच तीन वर्ष कंप्लीट होतात कॅप्टनच्या पण ते ध्यानात असेल गेली तीन वर्ष दर गुरुवारी न चुकता दुपारी साडेतीन वाजता कॅप्टन येतो चिरुटाच्या भारदस्त वासाने कॉफी हाऊसचा लाऊंज दरवळून टाकतो कॉफी हाऊस विकत घेतल्यासारखा तो येतो तसा रुबाब बरेच जण दाखवतात कौतुक त्या रुबाबाचं नाही कॅप्टनजवळ या रुबाबाबरोबर एक आस्था आहे जिव्हाळा आहे कॅप्टनने एकदा एखादी गोष्ट स्वतःची मानली की तिच्यावर तो माया करतो कौतुक या गोष्टीचं आहे तसं म्हणाल तर वरवरची आस्था सगळेच दाखवतात पण कॅप्टनची आस्था हा त्याच्या स्वभावाचा स्थायी भाव आहे माया दाखवताना त्याला ती ठरवून दाखवावी लागत नाही त्याच्या नकळत ती प्रकट होते इथल्या प्रत्येक वेटरला तो नावाने ओळखतो त्यातले गोव्याचे किती कोकणातले किती त्याला माहीत आहे त्याने अनेक वेटर्सना मदत केलेली आहे काहींच्या मुलांची शिक्षणाची सोय केली आहे क्वचित कुणाचं लग्नही जमवून दिलं आहे कॉफी हाऊस या वास्तूवर कॅप्टनचं प्रेम आहे पण त्यातला त्यात एका विशिष्ट टेबलावर ठराविक कोपऱ्यावर तर त्याचा फार जीव आहे पहिल्या दिवशी कॅप्टनच्या मुलाने मला त्याचं कारण सांगितलं ओळख करून देताना तो म्हणाला he is my father captain Tarkunde कॅप्टनच्या जबरदस्त पंजात माझा हात नाहीसा झाला तो तळवा मऊ होता स्निग्ध होता शिवरीच्या कापसाच्या उशीत हात घालावा तसं वाटलं कॅप्टन मंद हसला त्या हसण्याने आधार वाटला आमच्या कॅप्टनचं आणि या कॉफी हाऊसचं एक नातं आहे ऐन जवानीतलं नातं आहे ते मी त्यांना इथं सोडून जातोय चालेल बाय ऑल मीन्स त्यांचंच हॉटेल आहे समजा no problem thank you very much त्यांना काय आवडतं सांगून ठेवा काहीही चालतं पण काहीही नकोही का ते फक्त त्यांच्या काही जुन्या आठवणींसाठी इथे येणार आहेत नाव ही इज रिटायर्ड पण थोडा वेळ थांबून तो म्हणाला आयुष्यातल्या बऱ्याच नाजूक घटना इथंच घडल्या आहेत याच कॉफी हाऊसमध्ये आणि त्या टेबलाजवळ त्या दिवसापासून ते टेबल कॅप्टनचं दर गुरुवारी सकाळपासून त्या टेबलाजवळ मी राखीवचा बोर्ड ठेवून देतो कॅप्टन दर गुरुवारी येतो राखीवचा बोर्ड बघतो न चुकता मला थँक्स म्हणतो एक किटलीभर कॉफी मागवतो हा हा म्हणता भूतकाळात हरवून जातो कुणाचं काही तर कुणाचं काही कॅप्टन त्याच्या डोक्यावरची फेल्ट कधी काढत नाही त्या टोपी खालून त्याचे कुरळे केस डोकावतात भरदार दाट कुऱ्या केसांच्या कॅप्टनला मला डोक्यावरचा फेल्ट नसताना बघायचा आहे पण कॅप्टन ती संधी देणार नाही कॅप्टनला फेल्ट काढलेली आवडत नाही त्याचप्रमाणे बहुमानार्थी उल्लेख केलेलाही त्याला रुचत नाही परिचय झाल्यापासून आमच्या वयात खूप तफावत असूनही तो मला एकेरी नावाने हाक मारायला लावतो मलाच असं नव्हे तर वेटर्सना आणि इथं नियमित येणाऱ्या कस्टमरनासुद्धा कॅप्टनप्रमाणेच कॉफी हाऊसची काही बांधलेली गिराईक आहेत ती नेमाने येतात ठराविक पदार्थ मागवतात बहुतेक ठरलेलं टेबल अडवतात कॅप्टनची जागा मात्र रिकामी ठेवतात मी राखीवचा बोर्ड लावायला विसरलो तरी किती वेळ बसायचं हेही त्यांचं ठरलेलं असतं शोफर त्या त्या वेळेला गाडी घेऊन येतोही शोफरला मशीन बंदही करावं लागत नाही दाराशी गाडी आली की ती ती माणसं उठतात कुणी एकटा येतो कुणी सह स्वतःच्या बायकोबरोबर येणारे थोडे कॅप्टन मात्र एकटा असतो कधी मुलगा सोडतो कधी शोफर कॅप्टन प्रत्येकाकडे बघतोय असं वाटतं पण ते खरं नव्हे तो कुणाकडे बघत असला तरी त्याला दिसतो तो भूतकाळच हे मला माहीत झालं होतं वेटर्सनं माहीत होतं आणि काही परिचितांना त्या दोघांना प्रथम प्रथम कॅप्टन कोण आहे ते माहीत नव्हतं ठराविक पद्धतीने प्रेमात पडणारी ती एक जोडी होती बरेच दिवस साधारण एकांत लाभेल अशी हॉटेल्सच्या शोधात ती असावीत भरपूर एकांत लाभेल अशी हॉटेल्स मुंबईत कमी नाहीत पण एकदा त्या एकांताचा अनुभव घेता घेता पाकिटात संपूर्ण शुकशुकाट होतो दोघांजवळ मिळून किती होतात असा हिशोब जोडणाऱ्यांना तशी हॉटेल्स आयुष्यात परवडणार नाहीत माझ्या कॉफी हाऊसने त्यांना ज्या दिवशी प्रथम पोटात घेतलं तो कॅप्टनचा वार होता वेळ कॅप्टनची होती कॉफी हाऊसमध्ये ती दोघं मी आणि कॅप्टन त्या दोघांचं खूप वेळ कुजन चाललं होतं खायला मागवलेले पदार्थ तसेच तिष्ठत होते कॉफी हाऊसमध्ये नुसतं बसता येणार नाही म्हणून काहीतरी मागवलेलं आणि एकाएकी काय बिनसलं कोणाच ठाऊक ती रडू लागली तो समजूत घालायचा प्रयत्न करू लागला मध्येच ती रडताना थांबली थरथरत उभी राहिली आणि एकाएकी निघून गेली त्याच्यातली हवाच गेली त्याला कुणीतरी हवंच होतं त्यानं कॅप्टनकडे पाहिलं कॅप्टन त्याच्याकडे बघत होता त्याच्या कल्पनेप्रमाणे तो उठला कॅप्टनसमोर जाऊन बसला आणि कॅप्टनने मलाही धक्का दिला कॅप्टन स्वतः दंग आहे असं मी समजत होतो पण कॅप्टनचं त्या दोघांकडे लक्ष होतं तो त्याला म्हणाला तुमच्या मैत्रिणीने असं वागायला नको होतं कॅप्टनच्या एवढ्या सांत्वनाने त्याला एकदम बळ आलं तो म्हणाला माझं काय चुकलं सांगा केव्हा तरी घरच्या माणसांजवळ सगळं बोलायला हवं मी म्हणतो लपून का ठेवायचं मी कोणी लोफर आहे का you know I am from a respectable family आता एक आहे माझ्या वडिलांनी घटस्फोट घेतलेला आहे पण त्याला मी जबाबदार आहे का त्यांचं आणि माझ्या आईचं पटलं नाही मी म्हणतो नसेल पटलं प्रत्येक माणसाचं दुसऱ्या व्यक्तीशी पटलंच पाहिजे असा अट्टहास धरणारे आपण कोण काय खरं की नाही आय ॲग्री विथ यू आणि सेकंडली मी म्हणतो माधुरीला संसार कुणाशी करायचा आहे माझ्याशीच ना मग माझ्या वडिलांचा आणि तिचा संबंधच काय तिने प्रेम केलं ते कुणावर माझ्यावरच ना आणि मी म्हणतो की तिने कॅप्टनमध्येच म्हणाले take it easy everything will be all right तो जरा वरमला तरी पुन्हा उसळला कॅप्टनचे गुबगुबीत हात धरीत तो म्हणाला ह्या मुलींना स्वतःचा काही विचार असतो की नाही त्यांना त्यांच्या आईवडिलांनी शिक्षण दिले तर काय उगीच आता माधुरी इंटर आर्ट्सला म्हणे पहिली आली मी म्हणतो ते शिक्षण आता कुठे गेलं खरं आहे तिने असं वागायला नको होतं खरं ना तिने असं वागायला नको होतं ना बस you are the witness you are the only witness उद्याच मी तिला इथं यायला लावतो ह्याच वेळेला येतो तुम्हीच तिला काहीतरी सांगा just like my elder brother captain नुसता हसला तो आपल्या तंद्रेत निघून गेला कॅप्टनला न्यायला गाडी आली कॅप्टन गाडीत जाऊन बसला गाडी हल्ली पण पुन्हा थांबली कॅप्टनचा मुलगा खाली उतरला कॅप्टनचा सिगारचा बॉक्स टेबलावरच राहिला होता okay see you next Thursday मी तारकुंड्यांना थांबवलं तुमच्या कॅप्टनना इथं पुन्हा उद्या यावं लागेल याच वेळेला कशासाठी लव स्टोरीची दुसरी बाजू ऐकायला कॅप्टन सांगतील तुम्हाला दुसऱ्या दिवशी गंमत झाली कॅप्टन आला पण तो आला नाही एकटी ती आली जरा घुटमळली गोंधळली तिला मोकळं वाटावं म्हणून विचारलं एकट्या आलात हो कॅप्टन तुमची वाट पाहतायत कोण कॅप्टन तिथं बसलेत ते त्यांचा माझा काय संबंध मला वाटलं तुम्ही ठरल्याप्रमाणे आलात काय ठरायचं तुम्ही कशाबद्दल बोलताय मी म्हणालो तिला यायला लावतो असं तुमच्या मित्रांनी काल कॅप्टनला सांगितलं त्यांची आणि कॅप्टनची ओळख आहे बहुतेक नाही तरी त्याने ती थांबली पुन्हा घुटमळली आणि जायला निघाली मी म्हणालो एक्सक्यूज मी कॅप्टनना सांगून जा ते तुमच्यासाठी आलेत पण आमचा संबंध काय आणि काल श्यामने त्यांना काय सांगितलं त्यांची बाजू आणि कॅप्टनना ती पटली माझं बोलणं ऐकताच तिचा चेहरा क्षणात पालटला तिने कसला तरी ठाम विचार केला आणि ती सरळ कॅप्टनसमोर जाऊन बसली कॅप्टन वासल्याने पाहत म्हणाले बोल बेटा कसे कोणास ठाऊक पण तेवढे दोन शब्द तिला पुरले माझ्यावर सगळं ढकलून तो मोकळा झाला असेल एवढं बोलता बोलता तिने डोळ्याला रुमाल लावला कॅप्टनने तिची समजूत कशी घातली मला माहीत नाही मी एका पार्टीच्या तयारीत होतो मी तिला पाहिलं ते जाताना जाताना ती हसत होती ती गेली पुन्हा आली आणि दारातूनच कॅप्टनना म्हणाली मी तुम्हाला आता छळणार हात हलवीत कॅप्टन म्हणाले शुअरली ती दोघं आलटून पालटून येत राहिली कधी मुद्दाम एक एकटी कधी बरोबर त्यांना एकमेकांना सोडवत नव्हतं आणि त्यांचं एकमेकांशी जमतही नव्हतं लग्न होण्यापूर्वीच एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज येत होता त्यांनी फक्त मैत्री ठेवावी लग्नाचा विचार काढून टाकावा असं मला उगीच वाटत होतं आणि एकदा आणखीनच गंमत झाली कॉफी हाऊसच्या एकाच सेटवरच्या चार पात्रांच्या नाटकात आणखी एका कलावंतांचं आगमन झालं माधुरीवर काही दिवस पाळत ठेवून तिचा बापच कॉफी हाऊसमध्ये आला माधुरी सहित सापडायची पण श्यामचा येऊ शकत नसल्याचा मला फोन आला मी तो निरोप फोनवरून माधुरीला कळवला काही वेळ तिचा बाप माझ्यासमोरच सँडविचेस खात बसला नंतर तो समोर येऊन उभा राहिला त्याने सरळ विचारलं आमची माधुरी इथं येते ना ते मला कसं कळणार इथं कितीतरी येतात त्याला ते पटलं दोन मिनिटांनी त्याने विचारलं बरं कॅप्टन कोण ते फेल्ट हॅटवाले माधुरीच्या बापाची चिंता ही अस्सल बापाचीच चिंता होती माधुरीसहित त्याला चार मुली सर्वात मोठी मुलगी असंच प्रेम प्रेम करीत कुणाबरोबर तरी पळून गेली त्या माणसाने तिला टाकली तोपर्यंत वय वाढलं कुठं नोकरी मिळेना घरी परतायला तोंड नाही कुठंतरी गिरिणी साच्यावर काम करते नंबर दोनच्या मुलीने हे बघून लग्नाचा धसका घेतला ती आजन्म अविवाहित राहणार आहे म्हणे नंबर तीनचं लग्न झालं तर दोन महिन्यात तिचा नवरा गाडीतून फेकला गेला दोन्ही पाय गेले राहिली माधुरी तिने मुळातच भंगलेल्या घराची सून होऊ नये चांगलं नांदणाऱ्या घरात पडावं आणि आपल्या एका तरी मुलीचा संसार सुखाचा चाललेला बघायला मिळावा ही बापाची इच्छा जाता जाता माधुरीचा बाप मला म्हणाला that captain is very nice man करारी वाटतो डू यू नो हिम माझे मित्र आहेत ते मग त्यांना आमच्या माधुरीची समजूत घालायला सांगा ही पोरं घरातल्या माणसांचं ऐकत नाहीत तेव्हा कॅप्टन काय म्हणतात ते एखादंच वाक्य बोलतात पण समोरच्या माणसाचं दुःख बरोबर जाणतात असतो एखाद्याला नॅक मी येणारच आहे अधूनमधून या वयात ही बुवा आपल्याला कन्सल्टंट लागतो मग कॅप्टनचं वर्तुळ मोठं होत गेलं तो सगळ्या वेटर्सचा मित्र झाला आल्या गेल्याचा हितचिंतक झाला आज गुरुवार इथं यायला लागून कॅप्टनलाच तीन वर्ष पुरी होतात आजपासून मी कॅप्टनसाठी खास निराळी बसण्याची सोय करणार आहे तो बिचारा स्वतःच्या रम्य आठवणींना उजाळा देण्यासाठी येतो आणि येणारा जाणारा आपल्या कर्मकटकटी सांगून कॅप्टनचं डोकं उठवतो हे काही ठीक नव्हे ठरलेल्या वेळेला गाडी आली आज शोफर नव्हता स्वतः तारकुंडे कॅप्टनला घेऊन आले होते माझ्या कॉफी हाऊससमोर पार्किंगची परवानगी नाही म्हणून कॅप्टन पटकन उतरतात आणि त्यांच्या पायऱ्या चढून होतात न होतात तोच गाडी पुढे निघून जाते पण आज तारकुंडे खाली उतरले नंबर घेतला जाईल ह्याची पर्वा न करता ते वर आले या मी स्वागत केलं ते समोर उभे राहिले मी हसत विचारलं व्हॉट्स द न्यूज तारकुंडे म्हणाले न्यूज फारशी चांगली नाही म्हणजे कॅप्टनला हार्ट अटॅक आला आहे अरे सांगता काय कधी काल रात्री भेटून देत आहेत नाही डॉक्टर काय म्हणतात ही इज बॅड पेशंट मी काउंटर सोडला तारकुंड्यांना घेऊन कॅप्टन जिथं बसतात त्या टेबलापाशी गेलो कॉफी मागवली तारकुंडे म्हणाले आणखी चोवीस तास जर कॅप्टननी काढले तर तर he will be out of danger he must त्यांना असं जाता येणार नाही अनेकांना ते हवे आहेत तारकुंड्यांनी माझ्याकडे पाहिलं मी म्हणालो त्यांनी इथं प्रत्येकाला आपलंसं केलं आहे जो येतो तो त्यांना भेटतो घरातल्या कटकटी सांगतो त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की प्रत्येकाला ते ओळखीचेच वाटतात आमच्या एका कस्टमरने त्यांचं नाव कॅप्टन सॅन्ताक्लोज ठेवलं आहे अगदी ॲप्रोप्रिएट आहे मला त्यांना भेटायचं आहे हे सांगतानाच मनात विचार आला की मी त्यांना पाहीन पण ते मला पाहू शकतील का मी अधीर होत विचारलं शुद्धीवर आहेत ना तसे थोडेसे आहेत म्हणूनच त्यांच्या अशा अवस्थेत कुणी भेटायला आलेलं त्यांना आवडत नाही अशा म्हणजे परावलंबी नाकात नळी हातात नळ्या मी पटकन म्हणालो पण डोक्याला फेल्ट नसेल म्हणून तर जास्तच त्रास होतो त्यांना कोणी आलं म्हणजे का कॅप्टन फार मजेदार माणूस आहे त्याला नेहमी जमेची बाजू बघायला आवडते तीच बाजू इतरांना दाखवायला आवडते एवढ्यासाठीच डोक्यावर सतत felt I have not followed this तुम्हाला कुरळ्या केसांचे फेल्टच्या बाहेर आलेले जे झुपके दिसतात ते झुपके टोपीलाच आतल्या बाजूने चिकटवलेले आहेत म्हणजे इज कम्प्लिटली बोल्ड काय सांगता काय इट्स सरप्रायझिंग तुम्हाला असे अनेक धक्के द्यायचे आहेत थांबा मला अगोदर हाच धक्का पसवू दे तारकुंडे जरा वेळ थांबले मी गप्प होतो तारकुंड्यांनी घड्याळ पाहिलं मी येऊ भेटायला नको कॅप्टनला त्रास होईल आणि दोन चार महिन्यात ते इथं यायला लागतील कॉफी हाऊसमध्ये दोन तास बसणं हे त्यांचं खरं मेडिसिन आहे त्यांना ताबडतोब इथं पाठवा मी त्यांची आजपासूनच वेगळी व्यवस्था केली होती लोक त्यांना त्रास देणार नाहीत अशी खास जागा तारकुंडे हसत म्हणाले तोच आणखी एक धक्का द्यायचा होता कसला लोकांची गाराणी ऐकण्याचा त्यांना कधीच उपद्रव वाटला नाही तो त्यांचा मोठेपणा आहे स्वतःवरचा अन्याय माणूस उगाळून उगाळून सांगत बसतो ते सगळं शांतपणे ऐकायचं त्यात इंटरेस्ट घ्यायचा तारकुंडे म्हणाले कॅप्टन मुळीच ऐकत नव्हते भलतंच तासन तास लोक त्यांचं डोकं उठवित होते असं तुम्हाला वाटतं जाऊ दे आता सांगतोच कॅप्टनना ज्याप्रमाणे डोक्यावर एकही केस नाही त्याप्रमाणे कॅप्टनना काहीही ऐकायला येत नाही काय सांगता काय चिक्कार ओरडलं तरी कुणीतरी गुणगुणतंय असं त्यांना वाटतं नवाचा भोंगा आमच्या समोरच बसवला आहे नऊ वाजता तो वाजला की त्यांना शीळ वाजवल्यासारखं वाटतं मी म्हणालो पण लोकांचं ऐकताना ते कॉमेंट्स व्यवस्थित करायचे व्यवस्थित म्हणजे असं व्हायला नको होतं माणसं विचित्र असतात तुमचं काही चुकलं नाही तारकुंडे म्हणाले बस इतकंच त्यांची काही काही वाक्य ठरलेली होती समोरच्या माणसाचा हावभाव पाहून ते आलटून पालटून एवढीच वाक्य बोलत असत घरी आल्यावर माझ्याशी गप्पा करता करता नीट सगळं सांगत असत तुमच्याशी बोलतात तेव्हा त्यांच्या फेटचं आणखी एक रहस्य सांगतो फेल्टच्या आत वायर दिसणार नाही असं एक हिअरिंग एड आहे इम्पोर्टेड आहे कॅप्टनना जेव्हा खरं ऐकायचं असेल तेव्हा टोपी नीट बसवण्याचा बहाणा करीत ते मशीन चालू करतात एरवी बंद करून समोरच्या माणसाचा आवेश बघत राहतात वंडरफुल आणि आता त्यांची एक थिअरीच झालेली आहे ते म्हणतात समोरच्या भडाभडा दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला तर त्याचाच मूर्खपणा कारणीभूत असतो तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हा सहानुभूती दाखवणं शक्य होतं तो बोलतो ते जर सगळं ऐकू आलं तर त्यालाच एक गचांडी द्यावीशी वाटेल पण मग सल्ला मागायला जी माणसं येतात मध्येच अडवत तारकुंडे म्हणाले सल्ला मागणारे खूप असतात दिलेला सल्ला ऐकणारे किती असतात शेवटी स्वतःला जे हवं असतं तेच माणूस करतो आपण मात्र जीव तोडून आपणच त्या प्रसंगात सापडलो आहोत असं समजून घसा कोरडा करतो का तर आपल्याला ऐकू येतं म्हणून सांगत बसणाऱ्या माणसांना कोणीतरी ऐकतोय आणि त्याला आपली बाजू योग्य वाटत आहे एवढंच समाधान हवं असतं तेवढ्यामुळे त्यांना पुन्हा असं वाटतं आपलं काहीही चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणांचं स्वागत करण्याचं बळ देते कॅप्टन बरे झाले म्हणजे तर एक क्लबच काढणार आहेत प्रोफेशनल लिसनर्सचा क्लब तारकुंडे निघून गेले मी काउंटरवर आलो कॉफी हाऊसची नेहमीची गिरायकं येतील कॅप्टनची वाट पाहतील पण वाटतं कॅप्टन आला तरी एका कॅप्टनने काय होणार असे शेकडो कॅप्टन हवे आहेत म्हणूनच एक मस्तपैकी क्लब काढायचा आहे आर यू इंटरेस्टेड